म्हणावा दामोदरा सुरू हाका मारायला सुरू अहो म्हणाले भूतलावर काय चाललंय बघा तरी म्हणाले सगळा हाहाकार माजलाय म्हणाले तेव्हा यातनं हा भूभार हरण करण्यासाठी काहीतरी करा श्रवणे सुर सुरदीनोक्ती श्रवणे हरीच्या हृदयात ये कृपा राजा जन कुदशा सोसिती न येरा ज्या आकाशवाणीने सांगितलं महाराज वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परा जनश्यते तत्प्रियार्थम संभवंतु सुरस्त्रिया वसुदेव देविकींच्या मी उदरी अवतार घेणार आहे म्हणाले परंतु बाकीच्या सगळ्या देवाने नुसतं गप्प बसायचं नाही सुखंच मे शैनंच मे करायचं नाही मग काय करायला पाहिजे सगळ्या देवदेवताने अवतार घ्यायचा देवाने गोप व्हावं देवीने गोपी व्हावं ऋषी मुनीने माझ्या सगळ्याने अवतार कार्याला हातभार लावला पाहिजे म्हणाले भगवंताचे हे शब्द ऐकले सगळ्यांना आनंद झाला सगळे देव स्वस्थाने निघून गेलेले आहेत इकडं काय इकडे यदुवंशी शूरसेन त्यासी जाहले पुत्र निधान आनक दुंदुभी नामपूर्ण वसुदेव तोची जाणपा वसुदेवांचा विवाह देवकीचा वसुदेव आणि देवकी यांचा विवाह ठरलेला आहे वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न आले ऐका विवाह संपन्न झालेला आहे आणि ती मिरवणूक निघाली अशी मिरवणूक मध्यावर आली आहे महाराज तर त्यावेळेला आकाशवाणी झाली गर्भ इचा जो अष्टम गर्भ इचा जो अष्टम तो काळ तुझा विनिश्चये जाण अरे मूर्खा सावध होई कंसा हरणार की तुझे प्राण अहो मृत्यूचं भय कोणाला नाही सांगा मृत्यून म्हणे हा धीर मृत्यून म्हणे हा वीर मृत्यून म्हणे कुणालाही छातीत धस झालं सगळ्यांच्या कंसालाही ती भीती वाटली मनाशी विचार करतोय या देवकीचा आठवा मुलगा जर मला मारणार आहे एवढी वाट कशाला बघायची हेलाच मारून टाकावं आत्ता म्हणून त्यानं विचार केला आणि रथातनं खाली उडी टाकली सारथ्य करायला बसलेला होता तो खाली उडी टाकली म्यानातली तलवार काढली आणि तिचा केशपाश धरून खाली ओढून तो घाव घालणार महाराज इतक्या मध्ये वसुदेवाने त्याचा हात धरला वरच्यावर अहो कंसाजीराव काय करताय म्हणाले अहो आधी स्त्रीवध निंद्य त्यात बहिणीचा त्यात लग्नासारख्या मंगल प्रसंगी त्यात तुमच्यासारख्या शूराकडनं आणि त्यात मृत्यूच्या भयानं अहो मरण कुणाला चुकलंय का आज नाही उद्या अद्यवाप दशातांत वा मृत्युर्वय प्राणीनां ध्रुवा ज्या तसे हे ध्रुव मृत्यू मरण कुणालाही चुकलं नाही आहे समजूत घालायचा प्रयत्न करतायत परंतु काय ऐके ना महाराज परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी प्रयत्ने वाळूचे कण रगडिता हि गळे तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनी वितळे सशाचे ही लाभे विपिनी फिरता शृंग हि जरी परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी काय गंमत आहे बोलायची कशी पद्धत आहे बघा सगळ्या अशक्य गोष्टींची यादी आहे बरं का प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल हि गळे सोपं होतं नाही काय वाळू जर रगडून तेल मिळालं असतं तर म्हणजे मिळत नाही आहे पण म्हटलंय वेळ प्रसंगी तेही होईल पुढे काय म्हटलंय तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनी ही वितळे मृगजळ म्हणजे काय आपण बघितलंय ठाऊक आहे आपल्याला ते पिऊन कधी तहाट भागते वेळ प्रसंगी तेही होईल म्हणाले परंतु मूर्खाचे हृदय धरवे ना क्षणभरी त्या कंसाची समजूत घालायचा प्रयत्न केला त्याला तो ऐकायला तयार नाही शेवटी वसुदेवाने सांगितलं म्हणाले केला होईल ते अपत्य तुझ्या स्वाधीन करतो कंसाचा विश्वास त्यांच्या शब्दावर होता लक्षात घ्या आणि त्यानं हा उद्योग थांबवला पुढं यथाकाल एक मुलगा झालेला आहे वसुदेवाने तो झालेला मुलगा कंसाच्या स्वाधीन केला बस दिलेला शब्द होता त्याप्रमाणे हा कंस मनाशी विचार करतोय आठवा मुलगा मला जर मारणार आहे तर या पहिल्या मुलाला मारून काय करायचं म्हणून त्यानं त्या पोराचं चुंबन घेतलं आणि परत वसुदेवांच्याकडे दिला वसुदेव तो घेऊन निघून गेले आणि इकडे नारद महर्षी आलेले आहेत कोणाकडं कंसाकडं काय कंसाजीराव जरा तब्येत हल्ली बारीक दिसते काय झालंय तब्येत हा चिता चिंता समान असते शून्य मात्र विशेषत सजीवन दहते चिंता आणि निर्जीवन दहते चिता जिवंत माणसाला चिंता जाळते असा होतोय मनुष्य नारद महर्षी म्हणतायत आहोत कंसाजी राव तुमची तब्येत बारीक झाली आहे चिंतामणी दिसतायत इथली ही कॉलर बोन्स आहेत ना याला चिंतामणी म्हणतात म्हणे बारीक झाले की ही सगळी वर येतात ना म्हणून म्हणाले काय झालं काय त्याने सगळं घडलेलं सांगितलं आणि देवकीचा आठवा मुलगा मला मारणार अशी आकाशवाणी आहे आणि एक मुलगा झालेला आहे आणि एक एक मुलाकडे दोन दोन आणि तब्येत ढासळणार ना आठवा मुलगा झाला की बे अठ्ठे सोळा रुपया खलास झाला असा हिशोबच आहे त्याचा तो मग नारद महर्षी विटा विचारतायत म्हणाले कुठं आहे मुलगा तो नाही म्हटले तू परत गेला झालाय मुलगा तो कंसाजीराव तुम्ही आमची माणसं म्हणून सांगतो हो सरळच आहे तुम्ही आमची माणसं म्हणून सांगतो काय हे देव आहेत लबाड त्या देवाने एवढंच तुम्हाला सांगितलं की देवकीचा आठवा मुलगा तुम्हाला मारणार म्हणून पण कुणीकडनं मोजायचं हे सांगितलं का नाही कुणीकडनं म्हणजे असं आहे हिकडनं आता झालेला मुलगा आहे असं एक दोन तीन चार म्हटलं तर तो आठवा होणार हो पण तिकडनं जर मोजलं तर हा पहिलाच आठवा होणार नाही का होय की हो माझ्या लक्षातच झालं नाही म्हणाल्या झालं की त्यांचं काम झालं सगळी पोरं यमसदनाला पाठवायचा सदुपदेश केला आणि नारद महर्षी निघून गेले हा आला महाराज वसुदेव देवकीना बंदीत टाकलेला आहे आणि तो जो झालेला मुलगा होता त्याचे पाय धरले हातात घेऊन गार गार गार गार फिरून धुण्याचा पिळा जसा दगडावर हापटतात तसा हापटून पोरग मारलं बस या पद्धतीनं त्यानं सहा मुलं मारली देवकीची सातव्या खेपेचा गर्भ तिच्या उदरातला होता तो जिरला असं म्हणतात सातवा जो गर्भ योग मायानेत आश्चर्य करीत मना माझी योगमायानं तो तिथनं भगवंताच्या आज्ञेनुसार तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये स्थापन केला हेच बलराम दादा बरं का हा ह्या वेळेला खरं म्हणजे अवतार घ्यायला तयार नव्हते ज्या वेळेला पुन्हा इथं भूभार हरणासाठी अवतार घ्यायचं ठरलं त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं त्यांना चला म्हटले आता पुन्हा आपण अवतार घ्यायचा भू भूमीवर छे म्हटले आता अजिबात येणार नाही म्हटले तुमच्या बरोबर का अहो ते मागच्या रामावतारात बघितलं की तुमच्या मागनं वनातनं चौदा वर्ष फिरलो पायाची पिटकी मोडली सगळे म्हटलंय आता अजिबात नाही म्हटले तुमच्या बरोबर अवतार घेणार मग भगवंतांनी सांगितलं म्हटले मागच्या वेळेला काय झालं तर तुम्ही आमचे धाकटे बंधू झाला आता त्यामुळे तुम्हाला तसं करणं भाग पडलं पण आता असं करूया आम्ही धाकटे बंधू होतो यावेळेला तुम्ही दादा व्हा उभं आयुष्य तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू मग दादा होण्याच्या अटीवर हे अवतार घ्यायला कबूल झाले ते हा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातलेला आहे आणि आठव्या खेप्याला भगवंतानी देवकीच्या उदरामध्ये प्रवेश केलेला आहे व्यास देवकीचं तेज दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढायला लागलं महाराज वाढायला लागलं तेज त्या कंसाला आसनी शयनी सदा भगवंताचंच ध्यान लागलंय महाराज मोठमोठ्या योग्यांना सुद्धा जे सतत अनुसंधान लाभत नाही ते या कंसाला लाभले, तुका म्हणे भय लागले से ध्यान हा चराचरी कृष्ण दिसत असे त्याला आता दुसरं काही सुचतच नाही महाराज असो आणि मग ठरल्याप्रमाणे अवती काय वाटायचं काय आता नाही असं करूया आनंदोत्सव आहे त्यावेळेला अर्थात ते ती लगे लगेचच होणार आहे आता आपल्याला त्याला काही इलाज नाही आहे झालं गर्भस्थ परमात्म्याची स्तुती करण्यासाठी सारे देव कारागृहामध्ये येऊन भगवंताची स्तुती करतायत महाराज आणि मग ठराविक काळ झाला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत महाराज त्यावेळेला सृष्टी सगळी प्रफुल्लित झालेली होती म्हणे मयुरादी पक्षी नृत्य करीता ती नद्या वाहता ती दोन्ही थड्या भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या हे वाटणार आहेत काय नाही असू दे तोवर भोजन करूया की श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवकीचा आठवा तो प्रेमे हृदय साठवा देवकीचा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदयी साठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदयी साठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदय साठवा देवकीचा आठवा तो प्रेम चला साठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदय साठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदय साठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदय साठवा देवकीचा आठवा तो प्रेम हृदय साठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा श्रावणाचा आठवा दिवस मनी आठवा देवठवा तू नंद गे आनंद जय कन्हैया लाल की नंद गे आनंद जय कन्हैया लाल की नंद गे आनंद जय कन्हैया लाल की नंद के आनंद जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की गिरिधर गोपाल की जय कन्हैया लाल भर गोपाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी दिया घोड़ा दिया और दिया बाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल कृष्ण जन्म भगवान की कृष्ण कर नंद के जन्म में घराना हो तो ऐसा हो कृष्ण कर नंद के जन्म घराना हो तो ऐसा हो घराना हो ऐसा हो घराना हो तो ऐसा हो घराना हो तो ऐसा हो घराना हो तो ऐसा हो कृष्ण दत्त रव के घर धन में घराना हो तो ऐसा गोपाल कृष्ण भगवान की जय ओ जियो श्याम लाला जियो श्याम लाला पीली तेरी पगड़ी रंग का लाला लाला पीली तेरी पगड़ी रंग काला जियो श्याम लाला जियो श्याम लाला पीली तेरी पगड़ी गंगे काला लाबी जियो ललना जियो श्याम लाला जियो श्याम लाला गिली तेरी पगड़ी रंगे का ला ला ला ला सूरतिया पे मनी मोरा अटका मनी मोरा अटका प्यारा लागे तेरा पीला पटका प्यारा लागे तेरा पीला की कमरिया पे मनी मोरा हटेगा तेरी कमरिया पे मनी मोरा हटेगा प्यारा लागे तेरा नीला पटका प्यारा लागे तेरा नीला पटका तेरी टेरी में नजर तो ओ काना नजर तो लग जाएगी तेरी मुरलिया पे मन मोरा अटका तेरी मुरलिया पे ओ तेरी मुरलिया पे मन मोरा अटका प्यारा लगे तेरा काला पटका प्यारा लगे का तेरे गले बजाती माँ तेरे गले बजाती माँ तू इतना ना करियो झींगा नजर करे तोए ओ काना नजर करे तोए लग जाएगी मेरे बाके जाएगी ओ खाना नजर तोए लग जाएगी ओ लाला नजर तोए लग जाएगी ओ श्यामा नजर तोए जाएगी ओ लाला नजर तो लग जाएगी बोल कृष्ण कन्हैया लाल की जय बाके बिहारी लाल की जय पते हर हर महादेव सीता कांत स्मरण जय जय राम हरये नम हरये नम हरये नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे भगवंतानी भगवंताने सांगितलं की मला जर कंसापासून भय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मला गोकुळात न्या वसुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये घातलं आणि गोकुळामध्ये नंदवाड्यामध्ये आणलेलं आहे भगवंताला यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलं आणि मायागन्नीला घेऊन परत कारागृहामध्ये आलेले आहेत कारागृहामध्ये आल्यानंतर त्या मायाकन्येनं आवाज काढला आवाज काढला रडायला लागली बाहेरचे पहारेकरी होते त्यांनी बातमी ऐकून कंसाला दिली म्हणाले साहेबांना काहीतरी आपत्य झालेलं आहे हा कंस आला आठव्या खेपेचा अपत्य म्हटल्यानंतर धावत धावत आला अडखळत आला आला ही देवकी विनंती करते आहे अरे ही शेवटची कन्या आहे रे एवढी राहू दे ऐकायला तयार नाही आहे का एकदा नारद महर्षीने सांगितलंय देव लबाड आहेत वेळप्रसंगी गोदीचा गोंध्या झाला तर काय करा हो तसं या मुलीचा मुलगा झाला तर काय करा त्यानं ती मायाकन्या हातात धरून तिला मारायसाठी म्हणून पाय धरून फिरवून असं हापटणार इतक्यामध्ये हातात ती निसटून गेली वरती गेली अष्टभुजा देवीचं रूप तिनं धारण केलंय आणि ती म्हणती कंसाला अरे कंसा मला मार मूर्खा मला मारून काय करणार होतास तुझा शत्रू या भूतलावर अवतीर्ण झालेला आहे आणि शुक्ल पक्षातल्या चंद्राच्या कलेप्रमाणे तो वाढतोय म्हणाले कंसाला पश्चाताप झाला एवढं सगळं करून काही हाताशी लागलं नाही कारागृहामध्ये जाऊन वसुदेव देवकींची बंधमुक्तता केलेली आहे आणि आपल्या सगळ्या प्रधानमंडळाला त्यानं बोलवलं आणि आता पुढं काय करायचं त्या देवीनं सांगितलंय की शत्रू जन्माला आलेला आहे किंवा आता पुढं काय करायचं तर हे सगळे मंत्री जे होते त्यांनी सांगितलं महाराज आपण काय काळजी करायचं कारण नाही पोरग जन्माला आलं असेल म्हणजे किती दिवस झाले असतील चार दिवस झाले असतील आठ दिवस झाले असतील काय दहा बारा पंधरा महिना वगैरे इतपतच नाही आणि काय दुसरं आपण असं करूया आपल्या राज्यातली साधारण एक सहा महिन्यापर्यंतची सगळी पोरं मारून टाकूया बस अरे ही काय पद्धत आहे ह्याला म्हणतात द्रोणागिरी मेथड बर का द्रोणागिरी मेथड म्हणजे ठोक का म्हणजे मारुतरायानं सांगितलं की त्या द्रोणागिरी पर्वतावरची संजीवनी घेऊन ये कसली आहे ते सांगितलं तर परंतु ते द्रोणगिरी पर्वतावर गेल्यावर त्यांना असं वाटलं की आपण ही संजीवनी नेतोय समजा ही नसली तर काय करायचं मग पुन्हा तिथनं यायचं परत दुसरी उडकून जा तिसरी पुन्हा घेऊन जावा दोन दोन हेलपाटे तीन तीन हेलपाटे तसं नको त्यापेक्षा द्रोणागिरीच नेऊन ठेवला म्हणजे झालं कुठली पाहिजे ती घे तसं नेमकं कोणतं पोरग शत्रू आहे कंसाचा आहे काय ठेवू नाही आपल्याला म्हणून काय करायचं सगळीच पोरं मारून टाकायची बरं अगदी चार दिवसातली सहा दिवसातली वगैरे इतकी सुद्धा पोरं मारायची म्हणजे थेट सुतिका ग्रहामध्ये प्रवेश असला पाहिजे ना म्हणून हे काम त्या पुतनेकडे सोपवलं तिकडं गोकुळामध्ये सगळा आनंदोत्सव झालेला आहे महाराज यशोदा कुणा मुलगा झाला म्हणून भागवतकाराने श्रीमद भागवताच्या पंचमस्कंधात पहिले अठरा श्लोक काय आनंदोत्सव झाला ना त्याचं वर्णन केलेलं आहे श्री शुकुवाच नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्हादो महामनाः आहूय वेद विप्रान् स्नातशुचिरलङ्कृतः वाचे त्वा स्वस्तेनं जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा धेनूनां न्यूते प्रादात ह्या आनंदाखातर नंदाने दोन लाख गायींचं दान केलं असा उल्लेख केलेला आहे आनंदोत्सव झाला महाराज आनंदी आनंद झाला आणि यानंतर कंस कंसाला वार्षिक करभार देण्यासाठी म्हणून नंद मथुरेला गेलेले तिथं ते करभार द्यायचं काम झाल्यानंतर वसुदेवानी नंदांची गाठ घेतलेली आहे नंदांची गाठ घेतली त्यांचं अभिनंदन केलं का तर उतारवयात मुलगा झाला म्हणून वसुदेवानी नंदाचं सांत्वन केलं का नंदा नंदाने वसुदेवाचं सांत्वन केलं का तर ही सहा मुलं मारली ना त्यानं ती काय आठवी पुढची कन्या होती ती आकाशामध्ये निघून गेली यानंतर वसुदेव नंदांना सांगतायत म्हणाले नंदा तुम्ही इथं फार काळ राहू नका गोकुळामध्ये काहीतरी उत्पाद होत आहेत असं मला वाटतंय इकडं प्रकार काय झाला तर सांगतो सगळी पोरं मारायची असं ठरल्यानंतर ते काम सुतीकागृहामध्ये प्रवेश असणाऱ्या पुतनेकडं स्त्री आहे ती तिला आत प्रवेश आहे म्हणून तिच्याकडे सोपवलेलं होतं ते आणि ती राजधानीतली सगळ्या आसपासची पोरं मारत सुटली ती आणि आज ती नंदाच्या वाड्यामध्ये आलेली होती अद्वितीय लावण्यवतीचं तिनं रूप घेतलेलं आहे ती वाड्यामध्ये आली यशोदा रोहिणी बघतायत बरं का ही जशी आत आली ती तशी थेट थेट थेट आत माझरापर्यंत निघाली या बघतायत परंतु तिच्या सौंदर्यानं इतक्या त्या भारून गेलेल्या होत्या की अगं तू कोण कुठली आत का निघालीस कशासाठी आली आहेस काय काही विचारायचं भान नाही ती येते हे बघितल्यानंतर भगवान पाळण्यामध्ये पडलेत बरं का निवांत पडलेत तर ती येते बघितल्यानंतर भगवंताने डोळे मिटले म्हणे भगवंताने डोळे का मिटले याचं सुद्धा टीकाकार्यांनी चर्चा केली आहे त्याच्या हो का म्हणे तर कोण सांगतं की भगवंतांनी डोळे का मिटले तर ही पूतना म्हणजे कशी आहे पूतान अपि नयती हा लहान मुलांना सुद्धा ती ठार मारती निष्पाप आहेत ना पुलं त्यांना सुद्धा मारती तेव्हा हिचं तोंड बघायला नको म्हणून भगवंतानी डोळे भेटले कोण म्हणतं की भगवान विचार करतायत ही आज आपल्या हातनं मरायला आलेली आहे हा तेव्हा तिनं आपल्या हातनं मरण्याजोगं काय पुण्य केलं असावं हे भगवान डोळे मिटून बघतायत पुढे कोण म्हणतं पुन्हा मगाशी सांगितलं तसं की अवतार कार्याला प्रारंभ आणि पहिल्यांदा बैशी प्रसंग हो मागच्या अवतार कार्यात तोच प्रकार घडला होता आय कर्तव्य कर्म डोळे मिटून एकदा करायचं उरकायचं म्हणून भगवंताने डोळे मिटले म्हणे काय आहे निखारा शेगडीतनं बाहेर जर काढला असला आणि पाच दहा मिनिटं असा बाहेर ठेवला तर त्याच्यावर राख साचते आणि एकदा त्याच्यावर राख साचली की तो आत निखारा जिवंत आहे म्हणजे पेटलेला तसा फुललेला आहे का विजलेला आहे कळत नाही तसं भगवंतानी डोळे का मिटले तर आपल्या सामर्थ्याची तिला जाणीव होता का म्हणावी नजरे नजर नजरेला नजर जर भिडली आणि जर तिला आपल्या सामर्थ्याची कल्पना आली आणि ती घाबरून जर तशीच माघारी वळली तर अवतार कार्याला प्रथम ग्रासे मक्षिका पाहता तसा प्रकार नको म्हणून भगवंतानी डोळे मिटले भगवान डोळे मिटून पाळण्यामध्ये पडलेले आहेत ही पुतना आली पाळण्यामध्ये हात घालून भगवंताला तिने उचलला खाली बसली मांडीवर घेतला पदरा खाली घेऊन भगवंताला स्तनपान दिलं ती आली ती अक्षरशः स्तनामध्ये कालकूट विष भरून आलेली होती आणि नाहीतर दुष्ट लोक असेच असतात ना तोंडानं गोडगोड बोलायचं आत काळवीरच असतं तसं तसं मधुतिष्ठती जिव्हागरे हृदय येतो हाला आलं अशी ती अक्षरशः हलाहल वेष भरून आलेली होती भगवंताच्या मुखामध्ये तिनं स्तन दिला आणि मी आपल्याला सांगतो भगवंताने तो स्तन तिचा दोन्ही हाताने घट्ट धरला आणि जे सक्शन चालू केलं तुम्हाला सांगतो दहा हॉर्स पॉवरची मोटर लावल्यानंतर काय होतं बघा तसला प्रकार तिला अस्वस्थ व्हायला झालं मला अस्वस्थ झाली आहे ओरडती आहे ओरडती आहे अलम अलम अलम पुरे पुरे पुरे पुरे मुंच मुंच मुंच सोड सोड सोड भगवान म्हणतात आमचा परिपाठ एखादं काम मध्येच सोडायचा नाही एकदा हातात घेतलेलं काम कडेला भेडवायचं आणि मगच सोडायचं म्हणजे काय मुर्दा पाडल्याशिवाय सोडणारच नाही आता तिला ते काय सहन होईना आणि शेवटी ती कसं बसं भगवंताला घेऊन तिथनं बाहेर पडली नंदाच्या वाड्यातनं आणि शेवटी त्या वाड्यामध्ये अक्षरशः तिच्या मूळ स्वरूपामध्ये गतप्राण होऊन गण कोसळले बस बोला पूतना सुरमर्दना की जय आता एक एक असुर निवडला की त्याचा जय जयकार होणार बरं का <laughs> पूतना मर्दन की जय बस प्राण होऊन पडलेली आहे ती ह्या तिच्या शरीराचं मेलेल्या शरीराचं बरं का त्या भागवतकाराने वर्णन केलं केवढं प्रचंड शरीर तिचं तिचे डोळे म्हणे आडासारखे खोल होते नागपूर या गुहेसारख्या होत्या दात नांगराच्या फळासारखे होते तिचे स्तन पर्वतावरनं गडगडत येणाऱ्या शिलाखंडासारखे होते म्हणे तिचं भकाळीला गेलेलं पोट यमुनेचा एखादा भला मोठा डोह आटलेला जसा दिसावा तसं तिचं पोट दिसत होतं वर असे हात टाकले ती तिनं तर ते म्हणे त्या डोहावरनं पलीकडे जायला पूलच बांधलेत का काय असं वाटलं असं तिचं वर्णन केलेलं आहे या यशोदा आणि रोहिणी आल्या भरा भरा भरा भरा जाऊन भगवंताला तिच्या वक्षस्थळावरनं बाजूला काढलेला आहे बघताय कुठं काही इजा झालेली नाही ना त्याला काही इजा झालेली नाही बघितल्यानंतर जीव भांड्यात पडला बरं का मग त्यांनी केलं काय तर भगवंतावरचं अरिष्ट टळलं आणि टळावं यासाठी विधी केला सगळा महाराज काय काय केलं तर म्हणाले पहिल्यांदा तिला त्या भगवंताच्या शरीरावरनं गाईच्या शेपटीचा गोंडा फिरवला सगळा ह्याकडेपासून त्याकडे फिरवला त्यानंतर भगवंताला पुन्हा गोमूत्रानं सचैल स्नान घातलं त्यानंतर काय केलं तर गाईच्या गोठ्यामध्ये गाईच्या पायामध्ये ते शेण मूत खाली खालची माती चिवडून चिवडून पायानं चिखल झालेला असतो तो चिखल घेऊन त्याचे बारा ठिकाणी टिळे लावले भगवंताच्या शरीरावर केशवायन महा नारायणायन महा माधवायन महा गोविंदायन महा विष्णवेन महा या पद्धतीनं बारा ठिकाणी टिळे लावले आणि स्तोत्र म्हटलं हा परमात्मा हा भगवान तुझं तुझं म्हणजे आता कोणाचं अहो हा भगवानच आहे की याचं रक्षण करावं म्हणून त्या प्रार्थना करतायत इथं जे स्तोत्र वर्णन केलेलं आहे याला बालरक्षा स्तोत्र असं म्हणतात बरं का बालरक्षा स्तोत्र घरामध्ये जर लहान मूल असेल तर भाविक लोक हे स्तोत्र म्हणून रोज त्या मुलाला अंगारा लावतात अव्यातजोङ्घ्रिमणिमांस्तव जानवथोरु यज्ञोच्युतः कटितटं जठरं हयास्यः हृत्केशवस्तुदुर ईश इनस्तु कण्ठम् विष्णुर्भुज मुखमुरुक्रम ईश्वरकम् चक्रग्रतः सह गदो हरिरस्तु पश्चात् त्वत्पार्श्वयोर्धनुर्सी कोणेशु कोणेषु शङ्ख उरुगाय उपर्युपेन्द्रस्तार्क्षक्षितौ हरधरः पुरुषः समन्तात् इन्द्रियाणि ऋषिकेश इंद्रियाणि ऋषिकेश प्राणान् वतु श्वेतद्वीपपतिश्चित्तं मनोयोगेश्वरोऽवतु कृष्णगर्भस्तु ते बुद्धिम् आत्मानं भगवान् परः क्रीडन्तं पातु गोविन्दः शयानं पातु माधवः व्रजन्तमव्याद् वैकुण्ठ आसीनं त्वां यज्ञ भुञ्जानं यज्ञभुक् पातु सर्वग्रहभयङ्करः डाकिन्यो यातु धान्यश्च कूष्माण्डा प्रेत भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षो विनायकः कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना देह उन्मादायै ह्यपस्मारा देहप्राणेन्द्रियद्रुहा स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्धबालग्रहशे सर्वे नश्यन्तु ते भीरव इथं पुस्तिकेमध्ये सार्थ दिलेला आहे ते ज्याला उत्सुकता असेल त्याने त्याचा अर्थ नीट बघावा असो अशा तऱ्हेचं स्तोत्र म्हटलं इतक्यामध्ये नंदादी गोप जे मथुरेला गेलेले होते ते वसुदेवाच्या सांगण्याप्रमाणे लवकर आलेले आहेत येऊन बघतात तर काही पूतनागत प्राण होऊन इथं पडलेली आहे केवढा तिचा प्रचंड देह आता हा बाहेर न्यायचा कसा जाळायचा कसा काळजी पडली मग शेवटी केलं काय सरळ त्या देहाचे तुकडे केले कुराडी घेऊन पूतनेच्या देहाचे आणि पार्ट बाय पार्ट तिकडं नेलं जाळायचं कुठं तर विचार असा केला एवढा प्रचंड देह जर जळला तर त्याच्या चरबीची घाण किती सुटेल विचार करा म्हणून वाऱ्याची दिशा आपली वस्ती त्याच्या बरोबर पलीकडच्या बाजूला नेऊन ते जाळायचं ठरवलं तिथं ते शरीर तिचं नेऊन जाळलं परंतु भागवतकार म्हणतात दुर्गंधी तर आलीच नाही म्हणाले उलट चंदन जाळल्यासारखा सुवास सुटला बस का म्हणे तर भगवंतानी पूतनेला जी गती दिली ते त्याचं कारण आहे बरं का कृष्ण संहराया कालकूटस्तनी आली मायाविनी गोकुळासी नंद नंदनाने स्तनपान केले सदुग्ध शोषिले पंचही प्राण स्तनपान योगे धायपण झाले भगवंताने विमानाशी विचार केला की ती आपल्याला ठार मारण्याच्या उद्देशानं जरी आली असली तरी सुद्धा तिचं आणि आपलं आज येन केन प्रकारेनं मायलेकराचं नातं जमलं का नाही सांगा मग तिला आता गती कोणती द्यायची हा प्रश्न उद्भवतोच कसा आईला जी गती द्यायची ती गती पुतरेला दिलेली आहे लक्षात घ्या भागवतकार म्हणतात अहो बकी हम जिघांसया साध्वी हा परमात्माच असा कृपाळ आहे बरं काय हरे राम म्हणे कृपेचे निमित्त सदैव धुंडित दयाघना बस परवा आपण बोललो की एक एक गुन्ह्याला दोन दोन कलम लावून जसं खटले भरले जातात तसा हा परमात्मा काय करतो ठोक आहे का कोणत्या कलमाखाली दया करायला येईल असं बघतो म्हणे वा भगवंताने विचार काय केला येन केन प्रकारे तिचं आणि आज आपलं आई माय लेकराचं नातं जमलंय ना म्हणून तिला सद्गती प्राप्त करून दिली महाराज असो एकदा भगवंताला नऊ मखू घातलेला आता सगळ्या कृष्ण लिहिला आहेत बरं का नऊ मखू घालून भगवंताला <coughs> अंगणामध्ये असलेल्या गाड्याच्या खाली असलेला आस त्याला एक झोळी करून त्यामध्ये भगवंताला वाऱ्याला ठेवलेला आहे <coughs> ती यशोदा आपल्या कामाला गेलेली आहे भगवंताने त्या झोळीतनं पडल्या पडल्याच पाय उडवायला सुरुवात केली आणि उडवता उडवता उडवता लक्षात घ्या तीन महिन्याचं पोरग आहे बरं का चौथा महिना लागलेला दिवस आहे बरं का तो हा त्या दिवशी या तीन महिन्याचं पोरग हे त्यांनी पाय उडवायला सुरुवात केली असे कोळे कोळे लुसलुशीत पाय असे उडवता उडवता जरा असा खालनं जे दिला दणका तो एवढा प्रचंड गाडा जो होता आज सगळे माठ रांजण बिंजण सगळं भरलेलं होतं सगळं सामान सगळ्या सकट असलेला तो प्रचंड गाडा खालनं दणका दिल्यावर मोडून पडला काडकन आवाज झाला चाक निखळून पडली आस मोडून पडला सगळे धावत धावत आले काय झालं काय झालं काय झालं काय झालं बोला सुरमार्जन की जय सगळी धावत आलेत काय झालं बघतायत पुन्हा भगवंताला बघितलं खालनं काढून बघितलं इजा काय झाली आहे का काही इजा झालेली नाही बघितल्यानंतर मग पुन्हा रक्षाविधी केलेला आहे पुण्यावाचन केलं दानधर्म केलेला आहे वगैरे सगळं केलेलं आहे भागवतकार पुढं वर्णन करतात एकदा यशोदा भगवंताला मांडीवर घेऊन बसलेली होती भगवंताने आपलं अंग जड करायला सुरुवात केली जड करता करता करता इतकं जड केलं अक्षरशः पायाला मुंग्या आल्या एखादी प्रचंड शिळा आपल्या मांडीवर ठेवली का काय असं तिला वाटायला लागलं तिला ते काय सहन होईना शेवटी भगवंताला तिनं खाली ठेवलं झाला तर प्रकार असा की त्यावेळेला कंसानं पाठवलेला तृणावर्त नावाचा राक्षस वावटळीच्या रूपानं गोकुळात आलेला होता चक्रीवादळाच्या रूपानं आला आणि तो नंदवाड्यामध्ये शिरला बघा भगवंताला खाली ठेवलेला आहे तो तेवढ्यात रणावर आत आला इतकी धूळ उठलेली होती गोकुळामध्ये की सगळ्यांच्या डोळ्यात धूळ गेलेली आहे कोणाला दिसत नाही डोळे मिटलेले ते यशोदेने डोळे मिटलेत आणि अशा वेळेला त्या तृणावर्तानं तिथं येऊन भगवंताला उचलला आणि वाड्याच्या बाहेर गेला कुठं थेट मथुरेला जायचं म्हणून निघाला जसं बाहेर गेले हे दोघं तसं भगवंताने आकाशात गेल्यानंतर त्याच्या गळ्याला मिठी मारली आणि गळ्याला मिठी मारून इतकी आवडली त्याचा श्वास घुस घुसमटला श्वास घेता येईना गत प्राण झाला आणि वर्ण थाड करणं गोकुळामध्ये चव्हाट्यावर पडलेला आहे बोला तृणावर्तन जय पुढ भागवतकार वर्णन करतात या तृणावर्ताला मारलं नंदाच्याकडं गर्गमुनी आलेले आहेत आल्यानंतर त्यांनी विनंती केली की मुनिवर्य या मुलांचं नामकरण व्हायचं आहे अजून नाव ठेवायचंय त्यांचं तेव्हा आपण नामकरण विधी करा म्हणून ते म्हणाले राजा मी यादवांचा उपाध्याय आहे ही गोष्ट जग जाहीर आहे तुझं आणि वसुदेवाचं सख्या भावाप्रमाणे प्रेम आहे ही जग जाहीर आहे त्या आकाशात गेलेल्या त्या देवीनं सांगितलंय की तुझा शत्रू जन्माला आलाय त्या कंसाला आहेच आहे तो अंदाज तेव्हा मी जर ह्यांचा नामकरण विधी केला तर हाच मुलगा तो आहे अशी कंसाची खात्री होईल आणि तुझ्या मुलावरची संकट वाढतील तेव्हा आपण हा विषय बाजूला ठेवलेला बरा असं मुनीने सांगितलं परंतु हा म्हणतोय नंदानी काय सांगितलं की मुनीवरी आहे आपण म्हणताय ते एका दृष्टीने बरोबर आहे नाही असं नाही परंतु असं की आपण आता आमच्या घरी आलेला आहात ही गोष्ट कोणालाही ठोक नये कोणालाही म्हणजे काय आमच्या अजून घरच्या लोकांनाही ठोक आहे तेव्हा आपण असं करायचं की नामकरणासाठी मिनिमम रिक्वायर्ड जेवढा असेल तेवढा विधी करायचा तेच तुझा मागच्या बाजूला परसा बँड लावायचा नाही आणि मिनिमम रिक्वायर्ड जेवढा आहे विधी तेवढा करायचा त्यांनी ते अहो त्यासाठीच ते आले ते त्यांनी ते मान्य केलं परसामध्ये मागच्या बाजूला गेलेले आहेत आणि हा नामकरण विधी जेवढा आवश्यक आहे तेवढा विधी करून केलेला आहे महाराज रोहिणीचा मुलगा त्याला समोर बघितल्यानंतर ते म्हणतात अरे हा म्हणाले अत्यंत बल संपन्न होणार म्हणून याला बल असं म्हणतील हा सर्वांना रमवील म्हणून याला राम असं म्हणतील हा सगळ्यांच्या मध्ये एकोपा घडवून आणेल म्हणून याला संकर्षण असं म्हणतील आणि हा तुझा मुलगा जो आहे ना त्याच्या बाबतीत तर काय सांगायचं म्हणाले अरे हा युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेणार आहे म्हणाले कधी पितवर्णानं अवतार येतो कधी रक्तवर्णानं अवतार घेतो कधी श्वेतवर्णानं अवतार घेतो इदानी कृष्णतांगत आता काळा होऊन आलाय म्हटले अगदी काळा आणि काळा म्हणजे अगदी काळा ठाईचा जी काळा अनादी बहु काळा म्हणून ही वेदा चाळा लावी लागे माये अरे याला म्हणाले बहुनी संती नामानी रूपाणीच सुतस्य ते हा खरं म्हणजे अनामा आहे बर का पण अनामा असोनी कोटी नामे याला बस कोट्यवधी नाव पडतील म्हणाले याला गुणकर्मानुरूप आणि तान्यहम वेदनोजना त्याला गुणावरून कर्मावरून अनंत नावं पडतील म्हणाले ती मलाही सांगता येणार नाहीत आणि दुसरं कोणी सांगूही शकणार नाही बस असो ही मुलं आता थोडीशी मोठी झालेली आहेत रांगायला लागलेली आहेत हा कृष्ण भगवान वाड्यातनं रांगत रांगत बाहेर आला ना गोपिकाने पाहावं त्याला असा आनंद भरायचा मनामध्ये तळवा हात टेकित तळवा हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ अजम्या देखिला सय्ये गवळण दसवंती पै सांगे गवळण दसवंती पै सांगे नामदेव महाराज वर्णन करतायत महाराज दसवंती म्हणजे यशवंती यशवंती म्हणजे यशोदा गवळणी यशोदेला सांगतात अगं आज हा भगवान बघितला काय आनंद झाला महाराज ही मुलं जरा आणखी मोठी झालेली आहेत यांना पाय फुटलेले आहेत आता पोरांना पाय फुटल्यानंतर पोरं काय करतात आयाना ठोक आहे अहो ते पोरानं सांभाळता सांभाळता पुरे वाट होती भगवंतानी करायचं काय काय हो ही दोन्ही मुलं निघाली ना हत्यार बघायचं नाही उमरा बघायचं नाही गवाण बघायचं नाही काटेरी झुडूप बघायचं नाही पाणी बघायचं नाही अग्नी बघायचं नाही धावत सुटायचं अक्षरशः आयाने वाटलं तर यावणी सांभाळावं महाराज आणि काय करायचं तर वासर जी असतात ना त्यांच्या शेपट्या धरायच्या आणि लोंबकळायचं त्याला लोम हो त्याला ओढ लागली की नाही की पळत सुटतात वासरं पळत सुटली की ह्यानी त्याच्या मागनं फरफटत जायचं असे खेळ सुरू झालेले आहेत हळूहळू जरा आणखी मोठी जशी झाली तशी आता सवंगडी जमायला लागलेली आहेत आणि मग सवंगडी जमवून भगवंतानी उद्योग उद्योग नव्हे उपद्व्याप करायला सुरुवात केलेली आहे ज्या त्या घरात जावं महाराज आणि काय तरा तरा कराव्यात रोज जिथं जाईल तिथं काहीतरी आहेच आहे महाराज आणि असं झाल्या कारणानं रोज आता यशोदेकडं गवळणींची गारहाणी यायला लागलेत आहेत बरं का सगळ्या गवळणी येत आहेत आणि यशोदेकडे तक्रार करतायत अगं लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू आटे लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोडवा या गवळणी म्हणतात यशोदे याच्या खोड्यांची जर यादी करायची ठरवली लिहायचं कशावर ते म्हणती की समुद्राची शई केली आणि पृथ्वीचा कागद केला तरी सुद्धा याच्या खोड्यांची यादी संपणार नाही म्हणती क्या ह्या गवळणी यशोदेकडे गारण घेऊन आल्या की त्यावेळेला भगवंताने काय करायचं तिच्या कमरेला असा हात घालायचा तिचा पदर धरायचा आणि खालनं असं तिच्या चेहऱ्याकडे बघायचं ती असं बघायची ना वरनं आहे गाराणी यानं खोड्या केल्यात का म्हणून असं बघितलं तर त्यानं असा साजूक चेहरा करायचा तुम्हाला सांगतो की तिला असं वाटायचं हे पोरग आणि खोड्या शक्य आहे का हो शक्य आहे का हे पोरग खोड्या करणं बळस गुण गुणाच तान ग दिसतय गोजीर ग काय सांगता तुम्ही गाराण गोकुळच्या नारी श्रीरंग म्हणणार काय श्रीरंग माझा वेडाग याला नाही दुसरा जोडाग तुम्ही याची संगत सोडाग गोकुळच्या नारी पाच वर्षाच बाळग अंगणी खेळे खेळग आणि लटकाच घेता आळग तुम्ही गोकुळच्या नारी सावळाग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा ग तुम्ही मोठ्या ढाल जाग गोकुळच्या नारी त्याची गोटी खाऊन लोण्याचा गोळाग आळ घेता गोपाळाग बारा सो तुम्ही ठाईच्या बोढाळा गोकुळच्या नारी लपवून याची गोटी ग लागता याचे पाठी ग एवढी तरी खोटी ग गोकुळच्या नारी लपोनियाचा भौराग आळा घेता शारंग धराग तुम्ही बारा घरच्या सगळ्या नो गोकुळच्या <laughs> बारा घरच्या बारा तुम्ही ब्रह्मविधीचा जनिताग याला धरू पाहताग तो कैसा येईल हाताग गोकुळच्या नारी नाम म्हणे यशोदेसी ग तुझा हा ऋषिकेशी ग किती छळतो आम्हासी गोकुळच्या नारी जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण बोला जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण कृष्ण जय कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की ह्या रोज तक्रारी घेऊन येतात महाराज मी आपल्याला सांगतो भगवंताच्या बाल बाललीला जशा संतांनी मोठ्या तन्मयतेनं वर्णन केलेले आहेत तशा भागवतकारांनी वर्णन केले आहेत बरं का भागवतकार म्हणतात वत्सान मुंचन क्वचित असमये क्रोश संजात हा सहा स्वाद्वत्यथ कल्पित स्तेय योगैः मर्कान भोक्ष्यन विभजति सचेन्नात्ति भांडम भिनत्ती द्रव्यालाभे सगृह कुपित याति उपक्रोश्यतो कन हा काय करतो ठोक आहे का खोड्या काय काय ऐका हा येतो आमच्या घरामध्ये आणि आवेळी वासरं सोडतो हो अवेळी वासरू सोडतो म्हणजे काय सांगतो ज्यांच्या घरामध्ये गाई म्हशी जनावर आहेत ना त्यांना ठोक आहे त्यांची वासरू सोडायची वेळ ठरलेली असते बरं का धार काढायच्या वेळेला ते वासरू सोडायचं ते कासेला लागलं की ती गाय पानवती मग ते वासरू ओढून घ्यायचं आणि मग आपण पिळून घ्यायचं लबाडी एक नाही सांगा <laughs> पण अशी लबाडी आम्ही करतो तर पण झालंय काय हा येतो आमच्या घरातली वासरं वाटेल त्या वेळेला सोडून देतो बरं आता वासरू सुटलं एकदा तिथलं की ते जातंय गाईच्या कासेला लागतंय गाईच्या कासेला लागून सगळं दूध पिऊन टाकतं संध्याकाळी धारेला बसलं तर एक टिपूस दूध निघत नाही महाराज मला सांगा ज्यांचा सगळा उपजीविकेचा व्यवसाय या दुधावर अवलंबून आहे त्यांचं जर दूध नाही मिळालं तर काय होत असेल आणि ह्या मग गवळणी का तक्रार करणार नाही सांगा बघू वत्सन मुंचन क्वचित असमये क्रोश संजात सहा रागावला जर कृष्णा काय झालंय फिरी फिरी हसतो झालं हसलं की आम्ही रागावल्यातली हवा सगळी निघून जाते सगळी होय क्रोश हा असा आणि स्तेयम पय दधिपयः कल्पित स्तेयोगै निरनिराळ्या कल्पत्या करायच्या आणि सगळं चिकणं चिकणं असेल ते सगळं खायचं बघा हो कल्पितैः स्तेय योगही काय करतो आम्ही जर समजा वरती त्याच्या हाताला येऊ नये म्हणून गाडगी सगळी शिंक्यावर ठेवली ना तर मग काय करायचं घडवंची आण स्टूल आण टेबल आण एकावर एक एकावर एक काहीतरी ठेवायचं आणि वर उभारायचं आणि काढायचं बरं त्याला नेमकं कळतं कसं हा कळतं कसं म्हणजे काय पोरांना सांगायचंच हो हे येताना जरा एवढे गोटी घेऊन या बरं का बारीक बारीक खडे चोरी करायला जायचं ना आपल्याला कृष्णा अरे खडे कशाला खडे अरे तुला कळत नाही काय करायचं ठोक आहे का वरती गाडगी टांगलेली असतात की नाही आपल्याला अंदाज यायला पाहिजे की कुठल्या याच्यात काय येते मग काय करायचं खालनं खडा त्या गाडग्याला मारायचा मारला की काय होतं रिकामा गाडगा असलं तर खणखण वाजतं म्हणजे हे काय त्याच्या नादाला लागायचं काय कारणच नाही कशा प्रत्येक गाडग्यावर मारून बघायचा आणि मग काय होतं की आत असलेल्या जिन्साच्या डेन्सिटी प्रमाणे खडा जर मार खडा जर मारला तर त्याचा जो आवाज येतो ना that varies as per the density of the material inside त्याप्रमाणे मग म्हणजे कुठे नुसतं ताक कुठं आहे साधं दही कुठं आहे मलईचं दही मलईचं दही वेगळं असतं बरं का मग तुम्ही डेअरीत जर गेला तर मलईचं दही वेगळा दर असतो त्याचा हा ते मलईचं दही कुठं आहे आवाजावरनं कळतं अर्थात त्याला कान तयार लागतो म्हणजे हो ज्याला स्वरातला फरकच कळत नाही त्याला काही नाही परंतु असं करायचं आणि मग कुठं बासुंदी आहे अमुक आहे तमुक असं बासुंदीचं समजा गाडग हेरायचं आणि हे गडवणची स्टूल काय मिळालं नाही तर काय करायचं पोरं असतातच की बरोबर पोरानं एकाला पालथं घालायचं त्याच्यावर दुसऱ्याला उभं करायचं त्याच्यावर ह्यानं उभं राहायचं बघा आणि एकदा ते शिंक कसं बस बॅलन्स कर ते गोविंदाची हंडी कशी करतात की नाही आपले तसं एकदा ते शिंक धरलं मग काय हरकत नाही पोरानं सांगायचं जरा खाली दम तसंच उभं राहावं रे आणि मग काय करायचं वरती असं शिंक धरायचं गाडगं आणि हातात असा एखादा कोचीचा दगड घ्यायचा बरं का आणि असं मोठं गाडगं असतं बासुंदी भरलेली आहे त्यात समजा असं वरच्या बाजूला शिंक्याच्या दोऱ्या अशा गच्च धरायच्या आणि त्या गाडग्याला साधारणपणे एक वर्ण एक चार पाच बोटाच्या अंतरावर एक कोचीच्या दगडानं असं भोग पाडायचं भोग पडलं की ती बासुंदीची अशी धार लागती पेंड्या आ ए सुरू गटा गटा गटा गटा गटा प्यायला सुरू का वरचं चार पाच बोटाच्या अंतरावर भोग पडलेलं असतं तेवढं संपलं सरक बाजूला सुदाम्या चाल खाली एक भोग पाडायचं आणि एक चार पाच बोटावर खाली त्याची दुसरी धार असं तिसरी धार असं करत कर वर्ण खाली अशी गाडग्याला भोक केव्हा पडतात ठोकाय काय ना सुरू यशोदा काकू त्याला दिसू नव्हे म्हणून आम्ही मुद्दाम अंधारात ठेवतो दिसू नये म्हणून पण आम्ही अंधारात ठेवल्याचा काहीही उपयोग होत नाही का होत नाही अहो तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये रत्नाचे दागिने घातलेले आहेत तो आत आला की बॅटरीचा फोकस टाकला की दिसतच हो त्याला सगळं मग काय आता उपयोग आहे आम्ही अंधारात ठेवून वत्सान मुंचन क्वचित समये क्रोशसञ्जातः सः स्तेयं स्वाद्वत्यथ दधिपयः ही मर्कान भोक्षण यशोद काकू तुमच्या कृष्णानं लोणी खाल्लं तर आम्हाला वाईट वाटायचं काय कारण नाही कारण का त्याच्याबरोबर आमची पोरं असतातच हो तुमच्या कृष्णानं खाल्लं काय आमच्या पोरांनी खाल्लं काय आम्हाला काय वाईट वाटत नाही पण काय करतो ठोक आहे का हा ही सगळी पोरच खातात असं नव्हे माकडानं देतो लोणी मर्कान भोक्षण विभजती सचेन नाती भांडम भिनती आणि जर कोणी खाल्लं नाही पेंद्या हे तुझं गाडगं सुदाम्या हे तुझं गाडगं वडद्या तुझं वाकड्या तु सगळी नावं ही अशीच बरं का वाकड्या बोबड्या लंगड्या अशी नावं एकमेकात पोराचा सगळी ही म्हणजे ह्याची नावं आहेत ती दोस्तीतली नावं आहेत सगळी महाराज हा आणि प्रत्येकाला एक एक गाडगं द्यायचं आणि सांगायचं प्रत्येकानं हे गाडगं संपवलं पाहिजे बरं का हे कृष्णा आज पोट फार दब्ब आहे आज काय जाणार नाही आज सकाळी जेवण जरा जास्त झालं हे बघा मुकाट्यानं खाल्लं पाहिजे हे नाही जाणार नाही जाणार नाही नाही जाणार मग फोडून टाक पण शिल्लक ठेवायचं नाही हा नाती भांडम भिनती आणि द्रव्य आला हवे त्याला जर घरात चोरी करायला काही मिळालं नाही ना तर तो काय करतो ठोक आहे का पाळण्यामध्ये लहान पोरं झोपलेली असला की नाही तर त्या झोपलेल्या पोरांच्या कुल्ल्याला असा चिमटा काढायचा खरखचून तुम्हाला सांगतो की दोन तास ती पोरग शंख मारत बसलं पाहिजे आम्ही घरची सगळी कामं सोडून ते पोर पोरग शांत करायला पाहिजे द्रव्याला भेस सग्रह कुपित आमच्या घरावर रागावतो द्रव्यालाभे सगृह कुपितः याति उपक्रोश्यतो कान हस्ताग्राह्ये रचेते विधिं पीठकूलु खलाद्यैः छिद्रमिहन्तर्निहित शिक्य भांडेशु तद्वित ध्वांतागारे धृतमणिगणं स्वांगमर्थ प्रदीपम काले गोप्यो आणि हा येतो केव्हा ठोक आहे का आम्ही घरच्या कामामध्ये ज्या वेळेला अगदी मग्न असतो त्यावेळेला नेमका येतो समजा आता दुपारी एक ते दोन दोन ते तीन असं पाणी येत आहे तर माधवनगरात केव्हा येतो अशा वेळेला पाणी येतं आता त्या वेळेला घरची बाई काय करेल सांगा धुणं भांडी त्याच वेळेला व्हायला पाहिजे घरच्या फरशा पोसायच्या असल्या त्याच वेळेला व्हायला पाहिजे पाणी घरात भरायचं असलं तर त्याच वेळेला व्हायला पाहिजे म्हणजे ती इतकं कामामध्ये गर्क झालेली असते त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला सोडा आहे त्यावेळेला नेमका येतो हा आणि काय करतो ठोक आहे का हस्ताग्राह्य काले गोप्यो ग्रह ग्रहकृत्येषु सो व्यग्रचित्ता एवम धारष्ट्यान निशिती कुरते वांडपणाचा कळस सांगते बरं का गोपिका ती काय म्हणते ठोक का हा वांडपणाला काय मर्यादा आहे का त्याच्या बघा आम्ही देवापुढं चांगलं सारवून छानपैकी रांगोळी विंगोळी घालून ठेवावं आम्ही कामात असलो की हा येतो आणि काय करतो ठोक का देवापुढं रांगोळी घातली आहे त्याच्यावर मी हे पदरचं सांगत नाही आहे भागवतकारांनी यात म्हटलंय म्हणून सांगतोय बरं का होय मेहनादी मेहन म्हणजे हे मेहनादी निवासतो स्ते उपाय ही विरचित कृती सुप्रतिको यथास्ते इत्थम स्त्रीभिः सभय नयन श्रीमुखालोकिनीभिः व्याख्याता प्रहसित मुखी इच्छत परंतु तिला त्या भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितलं यशोदेला की तिला असं वाटायचं हे पोरग हे खोड्या करणं शक्यच नाही काय सांगतो आधी तुम्हाला बरं का आधी आईला आपलं पोरग खोड्या करतं हे कधी पटत नाही बरं का खोड्या करतं ते दुसऱ्याचं पोरग करतं आपलं पोरग करत नाही हा नेहमी असंच आहे एका पोरानं दुसऱ्या पोराला दगड मारला तुम्हाला सांगतो दगड मारला असा इथं बसला बघा अक्षरशः भळा भळा भळा भळा रक्त यायला लागलं ज्या पोराला दगड लागला तर त्याच्या आईनं ज्यानं दगड मारला तर बघितलं तर त्यानं कुणी मारलं ते त्याच्या रट्ट्याला धरलं आणि ज्याला दगड लागला त्या आपल्या पोरालाही धरलं आणि ज्यानं दगड मारला तर त्याच्या आईकडे दोघांना घेऊन गेली बघा म्हणाली तुमच्या बाळ्यानं आमच्या बाळूला त्यांचा बाळ्या आणि आमचा बाळू बरं का हा <laughs> तुमच्या बाळ्यानं आमच्या बाळूला दगड मारला बघा इथं इथं दगड लागला थोडक्यात चुकलं भळा भळा रक्त यायला लागलंय जरा बाजूला लागला असतं तर डोळा फुटला असता बघा <laughs> ते दगड लागल्याचं रडत नाही हो तो <laughs> त्याला भूक लागली असेल बघा म्हणाली इथं लागला जरा बाजूला लागला असता तर डोळा फुटला असता ते ज्यानं दगड मारला तर त्याची आई काय म्हटली ठोक का कुठं लागलं इथं लागलंय ना इथं मग मग आमच्या बाळून नाही नक्की मारला नाही कशावर ना आमच्या बाळूचा नेम इतका चांगला आहे त्यानं जर मारला असताना तर डोळाच फोडला असता ज्या अर्थी नेम चुकला आहे त्या अर्थी दुसऱ्या कोणीतरी मारला आमच्या बाळून नाही मारला घ्या आता काय करायचं सगळ्या अहो आपल्याला सांगतो हा अभिनय जो काय आहे तो ह्याच्यापासून निर्माण झाला हो ह्यानं असा साजूक चेहरा करून तिच्याकडे बघायचं तिला असं वाटायचं हे पोरग खोड्या करणं शक्यच नाही पण एक दिवस झालं काय ठोक आहे का सगळी पोरच सांगत आली यशोदा काकू यशोदा काकू तुमच्या कृष्णानं माती खाल्ली कृष्णा माती खाल्लीस खाल्लीस खरं सांग बघू नाही आहे नाही खाल्ली खरं सांगा नाही बघ नक्की नाही अगं आई मी माती खाल्ली नाही इतकंच नव्हे मी माती बघितली सुद्धा नाही किती खोटं बोलायला मर्यादा आहे का बघा धडधडीत खोट हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती खासी का का का कृष्णा खोडी नको करू काना खोडी नको करू माझे बाबा धावोनिया धरिला करी बैसवीला मांडीवरी ओळायला लागला ता धरला त्याच्या रट्ट्याला आणि ओढला कृष्णा सांग बघू माती खाल्लीस का नाही खाल्ली बघू धावोनिया धरिला करी बैसवीला मांडीवरी हा करून दाखव बघू मुख हा करून मुख पसरून करी आ आ, आ, आ कृष्णा खोडी नको करू काना खोडी न को करू वामन पंडितांनी ह्या प्रसंगाचं शब्दचित्र फार सुंदर काढलंय बरं का यशोदेनं भगवंताला असा धरलाय रट्ट्याला दंडाला असा धरलेला आहे एक हात असा उगारलेला आहे आता आपल्या पाठीत रपाटा बसणार म्हणून भगवान असा आता असं केलंय त्यानं कर श्रीकांताचा कर कर माता धरी करे करकचून धरले तिनं का तर जरा जर सैल धरलं तर हा हिसडा मारून पळून जातो हो म्हणून कर श्रीकांताचा कर करुणी माता धरी करे आणि दुजा म्हणजे दुसरा दुजा हस्त क्रोधे हरिवरी उगारून निकरे असा हात उगारला तिनं दटावी ते वेळी कृष्णा खरं सांग माती खाल्लीस करे सांग असे डोळे वेळे ओटारले तिनं सांग कृष्णा माती खाल्ली दटावी ते वेळी भयचकित डोळे करी हरी घाबरलाय बर का लक्षात घ्या अहो सारं विश्व त्याला घाबरतंय भीषास्माद वात होते भीषा उदयती सूर्य भीषा अग्निश्च इंद्रश्च धावती पंचमा परंतु यशोदेच्या सपाट्याला घाबरणारा घाबरला दटावी ते वेळी भयचकित डोळे करी हरी आणि करी दंड त्रासे वरी कर दुजा एक हात त्याचा धरलाय दुसरा रिकामा आहे त्यानं तो ढाल म्हणून पुढे केला वरी कर दुजा जो भयहरी भयकृत भयनाशन असणारा परमात्मा यशोदाला मात्र घाबरला कृष्णा माती नाही खाल्लीस नाही दाखव बघू आ करून आ केलं तर काय भागवतकार म्हणतात अक्षरशः सारं विश्व तिला दिसायला लागलं आकाशगंगा काय दिसत आहे त्यात आपली आकाशगंगा दिसते आहे त्यात सूर्यमालिका दिसते आहे त्यात सगळे ग्रह दिसत आहेत त्यामध्ये पृथ्वी दिसते आहे त्यामध्ये भारतवर्ष दिसतंय त्यामध्ये गोकुळ दिसतंय त्या गोकुळामध्ये नंदाचा वाडा दिसतोय त्या नंदाच्या वाड्यामध्ये यशोदा कृष्णाला माती खाल्ल्याबद्दल रागावते ते दिसतंय आणि त्या कृष्णानं सुद्धा आ केला आहे त्यामध्ये हे सगळं पुन्हा दिसतंय लक्षात घ्या प्रयोग करून बघा एक दोन आरसे एकमेकासमोर असे पॅरल ठेवायचे आणि मध्ये एखादा चेंडू म्हणा काहीतरी वस्तू ठेवायची आणि असं जरा तिरकवून डोकावून बघायचं त्या आरशामध्ये आपल्याला दो अनंत प्रतिमा दिसतात लक्षात घ्या तसंच या मुखामध्ये दिसायला लागलं यशोदा विचार करते चिमटा काढून बघतेय आपण स्वप्नात तर नाही आहे जागेच आहोत ना खात्री करून गेली भगवान विचार करतायत आपलं खरं स्वरूप जर हिला आत्ताच कळलं तर आपल्या साऱ्या लीला बंद होतील म्हणाले का आपली रवानगी देवा देवाऱ्यात होणार आहे <laughs> असा त्याचा अर्थ होईल त्यामुळं पुन्हा भगवंतांनी आपल्या मायेचं पटेल तिच्या माये बुद्धीवर टाकलेलं आहे भागवतकार पुढं वर्णन करतात एकदा यशोदा दधी मंथन करते बरं का दही घोसळायचं काम चाललेलं आहे यावेळेला सुद्धा वामन पंडित आणि शब्दचित्र काढलेलं आहे बरं का शिरवणीचे शिरवणी नग हालती गळती गुंफिलिया शिरी मालती घुसळीता कुचकुंभ ही कापती अमृत जातील घे कमलापती फिरविते रविते दधी भीतरी मिरविते रवितेज नगावरी स्वकरिते दाम दामयमक म्हणायचं झाला <laughs> फिरविते रविते दधी भीतरी मिरविते रविते जनगावरी स्वकरिते करी चंचलता मनी उपरमे परमेश्वर गायने गोपाल कृष्ण की स्वकरी ते चंचलता करी म्हणजे ती गडबडीनं घुसळत होती बरं का आणि मनी परमेश्वर गायनी उपरमे भगवंताच्या लीला गात गात गात गात तिचं ताक घुसळायचं दही घोसळायचं काम चाललेलं आहे महाराज भगवंताच्या मनामध्ये स्तनपानाची इच्छा आली आणि भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत रवी जी आहे तिला असा एक हात धरून ते घोसळायचं काम थांबवलं तिच्या कमरेला एक असा हाताचा विळखा घातला तिच्याकडे असं वरती बघितलं आणि स्तनपानाची याचना केली घुसळायचं काम तिनं बाजूला ठेवलेलं आहे खाली बसलेली आहे भगवंताला मांडीवर घेतला पदराखाली घेऊन भगवंताला स्तनपान दिलेलं आहे महाराज इतक्यामध्ये झालं काय स्वयंपाकघरामध्ये चुलीवर मोठ्याच्या मोठं पातेलं ठेवलेलं होतं काय बासुंदी करायची होती का काय कोणाष्टूक मारायचं दूध ठेव ठेवलेलं होतं आणि भगवंताला स्तनपान देत असताना तिच्या असं लक्षात आलं की ते दूध आता वर यायला लागलेलं आहे उतू जायला फास फास फास फास फास फास आवाज जसा यायला लागला तसं तिला राहवलं नाही अहो एवढं दूध जर उतू गेलं आणि काय मग तुम्हाला सांगतो पहिली साय फार महत्वाची असती दूध तापवल्यानंतर पहिली साय जी असते ना ती फार महत्वाची दोनदा साय काढली आहे तीनदा साय काढली आहे मग चौथ्यांदा काय कोशेरा येईल म्हणजे अगदी ती साय तुटता तुटत नाही अशी चिंधी कशी असते की नाही तसं पण पहिली साय दूध उतू जाते बघितल्यानंतर तिनं भगवंताला खाली ठेवला आणि ते दूध उतरवायसाठी आत गेली राग आला महाराज अरे माझ्या समाधानापेक्षा ते दूध जास्त महत्वाचं वाटलं केलं काय ठोक आहे का ज्या माजघरामध्ये ती तिथं घुसळत होती एवढा मोठा प्रचंड डेरा त्यामध्ये घुसळत होती तर तिथंच बाजूला एक शिलापुत्र होता शिलापुत्र म्हणजे सांगतो शिलापुत्र म्हणजे वरवंटा ठोक आहे का तो वरवंटा हातात घेतला आणि ह्या गाडग्यावर फाडकर मारला की हो याने गाडगं ते फुटलं डेरा सगळं माझघरात राडे राड झाली महाराज सगळीकडे ओघळ आलेले ते अर्धवट फेसाळलेलं ते काही ठिकाणी लोण्याचे गोळे बारीक बारीक आले ते एकत्र काही झालेलं नव्हतं आणि अशा ह्याच्यात यशोदा तिकडे आत गेली आहे यांनी हा डेरा फोडला आणि केलं काय ठोक आहे का त्यातले जे काय हाताला येतील ते गोळे घेतले खिडकीजवळच्या स्टोलावर आहेत आणि खिड खिडकीतनं बाहेर माकडं बसलेली आहेत त्यांना लोण्याचे गोळे द्यायचं काम चाललेलं आहे पण एक डोळा मात्र इकडच्या स्वयंपाकघराच्या दाराकडे आहे बरं का कारण खात्री होती आपण केलेला पराक्रम आता काय काय पुढं होणार आहे याचा अंदाज होता यशोदा येणार आपल्याकडं हे ओळखलं तर त्यांनी आणि म्हणून इकडे एक डोळा ठेवलाय आणि इकडे माकडांना ते लोणी द्यायचं काम चाललेलं आहे यशोदा ते दूध उतरवून आली आली आणि आत बघते तर काय राडे राड सगळे महाराज ओळखलं ह्याच पोराने केले दुसरं कोण नव्हतंच हो यानंच केलेलं ओळखलं मग तिला खात्री पटली या गवळणी रोज तक्रारी करता त्याला शिक्षा करावी असा विचार केला आणि आता भगवंताला धरायचं तो स्टोलावर आहे उभा मग ते आता ते सगळं सांडलेलं आहे सगळे ओघळ सगळे सगळं ओसट हो सगळं ओघळ आली त्यातनं गडबडीने गेलं तर पाय घसरून पडलं तर काय करा म्हणून साडी अशी वर करून असं असं करत करत जिथं कोरडं आहे तिथं पाऊल ठेवत ठेवत ती अशी यायला लागली भगवंतानी बघितलं अंदाज घेतला पटकन उडी टाकली आणि दारातनं बाहेर भगवान झालं कशी बशी ती माझघरातनं बाहेर आली आणि मग काय भगवान माझघरातनं सोप्यावर सोप्यातनं पडवीत पडवीतनं अंगणात अंगणात तुळशी कट्ट्यावर पळतायत यशोदा मागं लागलेली आहे तुळशी गेले की भगवान खोखोची पोरं कशी त्या डांबाला राऊंड मारतात का नाही तसं भगवंतानी राऊंड मारायचा पलीकडनं की ते यशोदेला काय सापडायचं नाही कृष्णा कृष्णा कृष्णा थांब थांब थांब कृष्णा थांब एवढा आता बाहेर दंगा अंगणात झाल्यावर शेजारच्या घरातल्या गोपिका काय ग बसतात काय सगळ्या आल्या की आणि बघतायत शर्यत हा कृष्ण काय सापडत नाही यशोदा घामी घुम झाली आहे सगळ्या म्हणतायत गवळणी यशोदा कगू यशोदा कगू कृष्ण काय तुम्हाला सापडत नाही या टाळ्या वाजवतायत हो हो या टाळ्या वाजवतायत राग राग आलाय महाराज मनात पण हा तर सापडत नाही आहे आता हे किती वेळ चालायचो कारण असं आहे पुढे शिक्षा जर व्हायची झाली तर हा हातात सापडला पाहिजे ना तर पुढं भगवान विचार करतायत तसंच जर ठरवलं आपण पळायचं तर आपण तिला जन्मामध्ये सापडणार नाही मग आता हे कथानक पुढं कसं जायचं भगवान विचार करतायत मग त्यांनी केलं काय की सापडायचं ठरवलं पूर्वी तुम्ही ते फोनोग्राम बघितले असतील बघा पूर्वीचे फोनो नवीन लोकांठोक नाही जुन्या लोकांठोक ती अशी काळी बॉक्स असायची त्याच्यावर एक अशी बेसिक डिस्क असायची हा त्याला किल्ली द्यायची किल्ली दिली की ती बेसिक डिस्क फिरायला लागायची मग त्याच्यावर एवढ्या अशा त्या काळ्या डिस्क ज्या असायच्या गाण्याच्या वगैरेच्या त्या त्याच्यावर ठेवायच्या आणि त्या डिस्कला वरनं असे कडेनं अगदी वर बाहेरपासून अगदी आतपर्यंत असे चरे असायचे मग ती डिस्क त्याच्यावर ठेवायची आणि मग त्याला एक असा आर्म असायचा वाकडा तो असा करून त्याच्यावर ठेवायचा त्याला खालच्या बाजूला एक टोकदार पिन असायची आणि ती पिन त्या चऱ्यामध्ये ठेवली की ती डिस्क फिरत असताना मग त्यातनं गाणं ऐकायला यायचं पण व्हायचं काय ती जी डिस्क ठेवलेली गाण्याची असायची त्याला जर कुठं टवका निघाला असला तर ते व्हायचं काय तर ती पिन त्या टवक्याची तिथं सारखा अडकायची आणि एकाच सर्यातनं पुन्हा फिरायची सारखं मग ते डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी गाणं तेच मग हे गाणं पुढं जायचं कसं मग ऐकणाऱ्यानं सरळ तो आर्म उचलायचा आणि दुसऱ्या चऱ्यामध्ये ठेवायचा तर ते गाणं पुढं सरक सरकायचं तसला प्रकार हा भगवान विचार करतायत की आता आपण जर सापडलो नाही तर कथा पुढे जायची कशी म्हणून त्यांनी केलं काय सापडायचं ठरवलं भगवान तिच्या ताब्यात सापडले रागता महाराज चार चौघामध्ये फजिती झाली हा सापडला नाही म्हणून शिक्षा करते म्हणाली तुला चांगली आणि काय शिक्षा करायचं ठरवलं तिनं उखळीला बांधून घालायचं ठरवलं एक दावं आणलं भगवंताच्या पोटाला असा तिढा घेतला उखळीच्या पलीकडनं असं घेऊन गाठ मारायला गेली भागवतकार वर्णन करतात तदपिद्व्यंगुलन न्यूनम एक दोन बोट दावं लांड पडलं लांड पडलं म्हटल्यावर तिनं दुसरं दावं घेतलं आणखी एक गाठीला गाठ मारून चांगलं लांब सडक केलं पुन्हा भगवंताच्या पोटाला असा वेढा घालून तिढा घालून पुन्हा असं बांधायला जाते भागवतकार वर्णन करतात पुन्हा म्हणाले तदपिद्व्यंगुलम न्यूनम दोन दावी बांधली तीन दावी घेतली चार घेतली दर वेळेला दोन बोटं दावं कमी पडते लोक विचारतात कसं काय शक्य होय हा एक झालं दोन झालं तीन झालं तरी सुद्धा दोन बोट दावं कमी पडतंय आमचे तीर्थरूप एक फार सुंदर दृष्टांत द्यायचे आपण मध्यम मध्यमवर्गीय माणसं आपल्याला पगार मिळतो इन्क्रीमेंट मिळतं बोनस मिळतो कोणाला ऍडिशनल इन्क्रीमेंट मिळतं कोणाला टेबला खालणं सुद्धा काहीतरी मिळतं की नाही असं जरी मिळालं तरी महिन्याच्या शेवटी आय आणि व्यय यांची तोंड मिळवणी करायला गेलं की तदपी द्व्यंगुल न्यूनम आहे की नाही खर्चाला कमी पडतंय की नाही हा तसा प्रकार भागवतकार म्हणतात तिची अवस्था बघितली आणि भगवंतांनी तिच्यावर कृपा करायचं ठरवलं बरं का भागवतकार म्हणाले कृपया अशी स्वबंधने भगवंतानी तिच्यावर कृपा केली आणि स्वतःला बंधनात अडकवून घेतलं एकदाच ब्रह्मांडाची साठवण योगी यांचे निजध्यान आणि चोरी केली म्हणवून उखळीसी बंधन नाथराय वर्णन करतात त्याला उखळीला बांधला तेव्हापासून या भगवंताला गुणकर्मानुरूपाने बरं का नावं त्याला तेव्हापासून दामोदर हे नाव पडलं दामना बद्धम उदरम यस्य सहा दामोदर हा तेव्हापासून हे नाव पडलं त्याला तुला चांगली शिक्षा झाली असा विचार केला तिनं आणि मग ते आतलं माझघरातले सगळे राड आवरायला पाहिजे होती की आत गेली भगवंतानी ती उखळी आडवी केली आणि घरंगळत घरंगळत घरंगळत पडवीतनं बाहेर पडले उमऱ्यावरनं अंगणात आले अंगणामध्ये दोन जुळे प्रचंड वृक्ष होते अर्जुन वृक्ष यमला अर्जुन यमले याचा अर्थ जुळे दोन प्रचंड वृक्ष होते भगवान त्या दोन झाडांच्या बेचक्यातनं मधनं पलीकडे गेले बरं का पलीकडे जसे गेले ती उखळी तटली उखळी तटली म्हणून जरा हिसका मारला तर ते दोन प्रचंड वृक्ष उन्वळून पडले महाराज वास केवढा प्रचंड आवाज झाला सगळे लोक धावत आले हे लोक धावत यायच्या आधी ज्या वेळेला ते वृक्ष उन्मळून पडले त्यावेळेला त्यातनं दोन दिव्य देह धारण करणारे पुरुष बाहेर पडले हे कोण होते कुबेर पुत्र होते नलकुवर आणि मणिग्रीव त्यांची नावं यांनी नारद महर्षींची एकदा मर्यादा राखलेली नव्हती म्हणून यांच्या कल्याणासाठी म्हणून नारदांनी त्यांना शाप दिलेला होता म्हणाले तुम्हाला वृक्षयोनीला जाल आणि भगवंताच्याकडनं मग तुमचा उद्धार होईल म्हणून तेव्हा नारदांचे शब्द खरे करण्यासाठी भगवान तिथं आलेले आहेत ती झाडं उन्मळून पडलेली आहेत हे दोन पुरुष तिथं बाहेर आलेले आहेत त्याने भगवंताची स्तुती केलेली आहे नमस्कार केलाय आणि मागणं मागितलंय वणी गुणानुकथने श्रवण कथय हस्तव च कर्म मनस्तव पादयोर्न स्मृत्यांशरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टी सतान दर्शनेस्तु भवत्तनूनाम भगवंता आमचं प्रत्येक इंद्रिय तुझ्या सेवेमध्ये राबावं अशा तऱ्हेची प्रार्थना केलेली आहे प्रचंड आवाज झाला म्हणून हे लोक सगळे धावत आले झाडं उन्मळून पडली कशी काय पडली कशी काय पडली तिथं झोप तिथं खेळत असलेली जी मुलं होती ना त्यांनी सांगितलं अहो नंद काका नंद काका या कृष्णानं हिसका मारून ही झाडं पाडली आहेत बरं का कोणाला खरं वाटलं नाही पण भागवतकार म्हणतात काही लोकांना वाटलं बरं का एखाद्या वेळा शक्य आहे भावा असं भागवतकार पुढं वर्णन करतात एक दिवस एक माळीण बोरं विकायला रस्त्यावर निघाली ती बोरं घ्या बोरं म्हणून भगवंताने लांडा कारभार केला घरची खरेदी विक्री मोठ्या माणसांनी करायची काय असेल ते हे आत गेले एक ओंझळवर धान्य आणलं तिच्या बुट्टीत घातलं आणि तिच्याकडनं एक ओंझळभर बोरं घेतली तिनं ते ओंझळे आपल्या बुट्टीत घातले टोपलीत घातलेत म्हणल्यावर त्याच्यावर आपलं फडकं टाकलं घरी गेली तिनं टोपलीवरचं फडकं काढलं तर भागवतकार वर्णन करतात तिची टोपली हिऱ्या माणकाने पाचवून रत्नाने भरून गेलेली होती महाराज अनंत हस्ते वराने देता किती देशील दो करा देता देता किती घेशील दो कराने देता है तो छप्पड फार के देता है म्हणतात हा एक दिवस उपनंद नावाचा एक गोप त्यानं सगळ्या गोपांच्याकडं एक प्रस्ताव समोर एक प्रस्ताव मांडला म्हणाला आपण बघतोय म्हणाला या कृष्णावर सारखी संकट येत आहेत सारखी संकट येतात ही जागा बहुतेक बाधित असावी भूतबाधा तेव्हा आता भूतबाधा कोणाला व्हायची हो याला हे सगळ्यात मोठं भूत ना एको विष्णूर <laughs> पण या बिचाऱ्यानं काय ठेवू नाही हो हा कोण आहे ते तेव्हा आपण जागा बदलूया इथं जवळच एक वृंदावन नावाचं वन आहे तिथं चारा मुबलक आहे मोकळी जागा भरपूर आहे यमुनेचं पाणी आहे जवळ तिथं गुरांना आपल्या वासरांना चरायला गाईंना चरायला जागा आहे मोकळी हवा आहे तेव्हा आपण सगळेजण तिथं जाऊया का वस्ती करायला त्यानं प्रस्ताव मांडला सगळ्यांना पसंत पडला आणि सगळ्यांनी आपलं साहित्य जे आहे ते आपल्या गाड्यामध्ये भरलेलं आहे आणि सगळेजण तिथे गेलेले आहेत आणि तिथं जाऊन अर्धचंद्राकृती वस्ती त्यांनी केली असं वर्णन केलेलं आहे वृंदावन ते गोवर्धन गोवर्धन ते बरसाना बरसाना ते नंदगाव अशी अर्ध अर्धचंद्राकृती वस्ती केली म्हणून वर्णन केलेलं आहे आता काय ही मुलं जरा थोडीशी मोठी झालेली आहेत शाळेत जायला लागलेली आहेत त्यांची शाळा म्हणजे काय तर आता वासरं चरायला घेऊन जायची बरं का हम्म वासरं तरायला घेऊन जायची एकदा असे गेलेले असताना रानामध्ये एक प्रचंड बगळा भगवंताच्या अंगावर धावून आला कंसानं पाठवलेला बक नावाचा राक्षस बगळ्याचं रूप घेऊन आलेला होता धावून आला आला आला आला ते त्यानं चोच आपली उघडली आणि भगवंताला घेऊन टाकला त्यानं जसं त्याला तोंडात घेतलं भगवंताला तसं भगवंतानी केलं काय की त्याच्या आतल्या बाजूनं तालूच्या ठिकाणी आत दाह करायला सुरुवात केली त्याला आग व्हायला लागल्यानंतर त्याला काय सहन होईना म्हणून त्यानं भगवंताला पुन्हा बाहेर टाकला बाहेर जसा टाकला तसं भगवंतानी छड्डू मारून त्याला सांगितलं ये म्हणाले आव्हान दिलं पुन्हा जो या हा बक त्या भगवंताच्या अंगावर आला त्यावेळेला भगवंतानी त्याच्या चोचीची दोन पाती चोचीला एक वरचं पात खालचं पात दोन पाती एक पातळ एका हातानं धरलं दुसरं दुसऱ्या हातानं धरलं आणि अक्षरशः फाडून टाकला वास बोला भगवंताच्या मनामध्ये आज वनभोजन करायचं आलं बरं का सगळ्या पोरांना लवकर हाका मारलेले आहेत आपापल्या शिदोऱ्या घ्यायला सांगितलेले आहेत वनात जायचं ठरलेलं आहे सगळी मुलं नटलेली आहेत खेळाचं साहित्य घेतलेलं आहे शिदोऱ्या बरोबर घेतलेले आहेत वासरं पुढं सोडलेली आहेत गाई वासरं सगळी निघाले पुढं <clears throat> वनामध्ये गेलेले आहेत तिथे गेले आहेत खेळायला सुरुवात झाली निरनिराळे खेळ खेळतायत वर्ण मोठे मोठे पंख असलेले पक्षी गिधाड घारी वगैरे असे वर्ण जायला लागले ना की त्यांच्या सावल्यांच्या बरोबर पळायचं कुणी बगळ्यासारखं ध्यान करत एका पायावर उभारायचं कुणी झाडावरनं माकडासारख्या उड्या मारायच्या कुणी काय करायचं भुंग्यांचे आवाज काढायचे कोकिळांचे आवाज काढायचे कुणी झाडाच्या फांदीवर बसलेली माकडं झाडाच्या मागनं जायचं बुंद्याच्या आणि त्याच्या शेपटी धरून ओढायची तर तऱ्हेचे खेळ करायचे झालेला आहे इतक्यात त्या मुलांचं लक्ष शेजारी असलेल्या वनश्रीकडे गेलं ते बघतायत अरे आपण इकडे इतके दिवस इकडे येतोय परंतु ही वनाची शोभा काय आपण बघितली नाहीये अरे कशी दिसते बघा वनाची शोभा जणू काही एक आजगर प्रचंड आजगर असा आ करून पडलाय असं वाटतंय बघा म्हणाले वस्तुस्थिती अशी होती की कंसानं पाठवलेला अघ नावाचा राक्षस चार कोस लांबीचं अजगराचं रूप घेऊन जबडा पसरून तिथे येऊन पडलेला होता मुलांनी बघितलं मुलं म्हणतायत ही वनाची शोभा आहे आणि त्याला अजगराच्या मुखाची उपमा देत आहेत बरं का आहे आजगरच पण ते म्हणतायत ही वनाची शोभा आहे आणि अजगराची उपमा देत आहेत कसला अलंकार म्हणे त्याला भ्रांतिमान अलंकार असं काहीतरी म्हणायचं तर मुलं म्हणतायत अरे तो वरच्या बाजूला तांबडा मेघ दिसतोय का नाही ढग तो जणू काही त्या अजगराच्या वरच्या ओठासारखा वाटतोय बघा आणि हा खाली दिसणारा तो नदीचा तीर आहे की नाही तो जणू काही अजगराच्या खालच्या ओठासारखा दिसतोय बरं का असं दोन्ही बाजूने या पर्वतांच्या रांगा आहेत ना त्या जणू काही त्या अजगराच्या दाढा असाव्यात असं वाटतंय मधनं गेलेला जो राजमार्ग आहे तो जणू काही त्या अजगराची जीभ असावी असं वाटतंय आणि असं तिकडनं वारं येते जरा गरम गरम वारं येते बघा बहुतेक आत कुठेतरी वनामध्ये वणवा पेटला असावा त्याची धग येते ही आणि दुर्गंधी येते आता अजगराच्या तोंडात नाही यायची दुर्गंधी दुर्गंधी येते ती बहुतेक त्या वणव्यामध्ये काही जनावरं जळून मेली असावी त्यामुळे त्या चरवीची घाण येते आपण ही शोभा काय बघितलेली नाही रे चला रे आज बघायला जायचं ही सगळी पोरं म्हणतायत चला रे जाऊया भगवंतानी ओळखला प्रकार काय येतो तो भगवान सांगतात अरे जाऊ नका जाऊ नका जाऊन ऐकतंय कोण हो? पोरं सुटले लोकशाही हो लोकशाही म्हणजे काय शाण्या माणसाचं ऐकायचं नाही बस ही सगळी गेली की निघाली भगवान विचार करतायत आता ही पोरं तोंडात गेली आहेत यांना आता बाहेर कसं काढायचं जिवंतपणानं आपण गेल्याशिवाय काय इलाज नाही बरं <clears throat> ही पोरं गेली ना तवर त्या आघासुरानं तोंड मिटलं नाही हा त्यावेळेला का तो मनाशी विचार करतोय तो म्हटला पेढा बाहेर आहे ही डाळ चिरमुरे शेंगदाणे हे काय तोंडात काय या पोरांची घेऊन करायचं उत्सव मूर्ती अजून बाहेर त्यानं तसाच जबडा पसरून ठेवला भगवान विचार करतायत आपल्याला प्रवेश केल्याशिवाय ही पोरं वाचणार नाहीत म्हणून भगवंतानी त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला भगवंतानी प्रवेश केला म्हटल्यावर त्याने जबडा मिटला बघा बस जबडा मिटला आणि निघाला थेट मथुरेकडे निघाला भगवंतांनी त्याच्या घशाच्या इथं आतल्या बाजूला जाऊन आपलं अंग फुगवायला सुरुवात केली इतकं अंग फुगवलं की त्याचा श्वासमार्ग बंद झाला त्याला श्वास घेता येईना घुसमटून गेला त्याचे डोळे बाहेर आले आणि त्याची प्राणज्योत त्याचं मस्तक वर्ण फोडून बाहेर आली महाराज गत प्राण होऊन त्या ठिकाणी तो पडलेला आहे बोला जबडा पसरून बाहेर पडले पडलेला आहे त्याच्या जबड्यात ही सगळी मुलं आणि भगवान बाहेर आलेले शुकाचार्य सांगतात परीक्षित राजा भगवंतानी या अघासुराला मारलं आणि घरी जाऊन म्हणाले एक वर्षानंतर कृष्णाने आज अघासुराला मारलं असं सांगितलं वर्षानंतर बर का परीक्षित राजा विचारतोय मुनिवरी हे कसं शक्य आहे होय पोरं रोज काहीतरी पराक्रम सांगायची तो कृष्णाची कृष्णानं आज असं केलं तसं केलं तसं केलं वर्षानंतर आघासुराला मारल्याचं सांगतायत की आघासुराला कृष्णानं आज मारला म्हणून परीक्षित राजा विचारतो हे कसं त्याचं उत्तर असं शुकाचार्य सांग सांगायला सुरुवात करतात ते म्हणाले आघासुराला मारल्यानंतर या सगळ्या मुलांनी वनभोजन करायचं ठरवलं खांदी भार पोटी भूक काय याचे सुख सगळी मुलं खेळायला आलेली आहेत म्हण दमलेली आहेत आता जेवायसाठी यायचं ठरलं सगळ्यांनी आपापल्या शिबोर शिदोऱ्या घेतलेल्या आहेत यमुनेच्या तीरावर तिथं असलेल्या एका अश्वत्थाच्या खाली सगळे जमलेले आहेत महाराज सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडलेल्या आहेत सगळ्यांचा काला केला महाराज मिसळलं प्रत्येकाला वाटप केलं जेवण करायला बसायचं प्रत्येकाला असं वाटायचं बरं का की आपलं जेवण होत असताना हा कृष्ण परमात्मा आपल्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे बरं का म्हणून ही मुलं कशी बसली ठेवू काय का अशी अर्धवर्तुळाकार असा आकार करून बसली अशी निजमुख कवणा ही आडदृष्टी असेना रचुनी बसवी ऐसी भोवती बालसेना हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या आणि म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या गोपाल कृष्ण महाराज की जय हरिकर्णिकेच्या स्थळी मध्यभागी मुले भोवती ह्रस्व दीर्घे विभागी ह्रस्व दीर्घे म्हणजे लहान पोरं म्हणजे बुटकी पोरं आणि उंच पोरं विभागी म्हणजे विभागून उंचीचे एक कतार लावून सॉर्टिंग करून लाईनी कशा त्यांच्या बसवल्या ठेवू काय का सगळ्यात लहान उंचीची मुलं जी आहेत गिड्डी मुलं ती पुढे बसवायची त्यांच्यापेक्षा जरा उंच आहेत ती मागं बसवायची आणि ती बसवताना सुद्धा कशी बसवायची ठोक आहे का भगिनी रांगोळ्या घालतात बघा ठिपक्याची रांगोळी काढताना कशी करतात एक लाईन ठिपक्याची काढायची दुसरी वरची लाईन काढत असताना हे जे दो ठिपके काढलेत त्याच्याबरोबर मागच्या बाजूला तिथं मध्ये ठिपका द्यायचा अशा रीतीने ही सगळी मुलं बसलेली आहेत भगवान सगळ्या समोर उभे आहेत ते जे काही अर्धवर्तुळ झालेलं आहे त्याच्या केंद्रस्थानी भगवान आहेत बरं का लक्षात घ्या या वेळेला भगवान कसे दिसत होते भागवतकरांनी वर्णन केले महाराज बिभ्रद वेणुञ्जठरपटयो शृङ्गवेत्रे च कक्ष वामे पाणौ मसृणकवलं तिष्ण तिष्णमध्ये स्वपरि सुहृदः हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे कृष्ण जय बिभ्रद जठरपटयो त्यांनी आपली मुरली कुठे ठेवली ती वाजवायची तर नेसेला पितांबर आणि आपलं पोट याच्यामध्ये अशी उभी खोचली ती इथं बिभ्रद योग शृंग वेत्रेच कक्षे शृंग म्हणजे वाजवायचं शिंग आणि वासरा हकलायची काठी या दोन्ही गोष्टी अशा खाके मारलेल्या होत्या शृंग वेत्रेच कक्षे आणि वामे पाणव आता हा हात रिकामा येतात वामे पाणो मसरण कवलम आपल्या वाटेला जे काय आलेलं आहे ना सगळ्यांच्या शिदो शिदोऱ्या सोडल्यानंतर त्यातलं चिकणा भाग जो असेल ना तो असा तळ हातावर ठेवलेला समजा आता याच्या वाट्याला थालीपीठ आलेलं आहे खास कांद्याचं थालीपीठ मस्तपैकी चतकोर तोंडाला पाणी पिणे सुटलं <laughs> सांगतो हा असे थालीपीठाची अशी चतकोराची चवड लावायची मसरणं कवलं आणि तत्फलांनी तत्फलांनी याचा अर्थ त्याची तोंडी लावणी म्हणजे तोंडी लावणी म्हणजे मिरची असली हा मिरची लोणच्याची फोड रंजगा आता कसं वाटतं बघा रंजगा हिरव्या मिरच्याचा ठेचा विचा असं तत्फलानी अंगुलीशू अंगुली शू इथं ठेवायची मध्ये सगळ्यांच्या मध्ये हा परमात्मा उभा आहे मध्ये हा स्वपरिसुरदहा सयन्यर्मभिस्वई काहीतरी विनोद करायचे पोरानं हसवायचं चाललंय कार्यक्रम भगवंतानी थालीपीठाचा तुकडा मोडला तोंडात घातला थालीपीठ मोडलं हा काय भारी आहे रे थालीपीठ म्हणलं कुठं आहे रे पेंद्याने हात वर केला लगेच हा माझा आहे म्हटला काय त्याला आनंद झाला अरे आपण आणलेलं थालीपीठ आज भगवंताला आवडलं काय आनंद झाला थालीपीठाचा तोंडा तो तुकडा तोडून तोंडात घालतायत भारीच आहे म्हणाले थालीपीठ पण जरा पेंद्या जास्त खारट लागतंय रे म्हटले काय तुझं शेंबूड बिंबूड लागलाय का रे याला म्हणाले अरे अरे अरे असं म्हणायचं की पोरं लागली हसायला बघा सगळे हस यन्नर्म हसयन्नर्मभिस्वयी आणि स्वर्गे लोके मिषती बुभुजे यज्ञ बल केली बस सगळ्या स्वर्गस्थ देवता हे सगळं बघायला साठी बघायसाठी आलेले आहेत बरं का भोजन प्रसंग